गणनायकम् जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना आज तुझी पूजा देवा गौरी नंदना आज तुझी पूजा देवा गौरी नंदना जय गणपति गुणपति झाली देऊळ छान काळ जात सिंहासन कुडी झाली देऊळ छान काळ जात सिंहासन काळ जात सिंहासन मधोमधी गजानन काळ जात सिंहासन मधोमधी गजानन दोईकडे रिद्धी सिद्धी उभ्या ललना दोईकडे जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा लघनपतिहा भोर कावचा मोहेश्वर मे भोर कावेशर लि नंदी मे नन्दिकाव सभा मण्डपि नक्शी सुन्दरे नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर है शोभा साजरी हो त्याचा हो, हो, हो। घेतला वसा मोर्या न त्याचा घेतला वसा गणपती दुसरा गणपती आहा गणपती दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी काय सांगू आता काय सांगू डाव्या सोंडच नवाल केलं साऱ्यांनी हो साऱ्यांनी इस्तरियेचा केला थोरल्या पेशव्यांनी हो पेशव्यांनी रमाबाईला अमर केलं वृंदावनी हो वृंदावनी जो चिंता हरतो मनातली त्यो चिंतामणी भगताच्या मनी भरताच्या मनी त्याचा अजूनी ठसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती तिसरा गणपती गणपती विनायका तुझा सिद्ध टेक गावर पायावरी डोई तुझा पग ताला नित्य मधुकट भान काजल नगर विष्णु नारायण गाई गणपतीचा मंत्र राकुस मेल नवाल झालं टेकावरी देऊळ आलं वखर चंद्र सूर्य करुणाची भौती कला कुसर मंडपात आरतीला खुशाल बसा मंडपात आरतीला खुशाल बसा विनायका तुझा महिमा कसा स्वयं भूजसा इग्नहारी इग्नहर्ता भूजसा अष्टविनायका तु समहि नाकसा अष्टविनायका मही नाकसा गणपति सा गणपती नदीच्या तिरी गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव दगडामध्ये कोरलाय भक्ती भाव गमती हित रंग संगती राव हे जी जी गमती हित रंग संगती राव हे जी जी गमती हित रंग संगती राव हे जी जी शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी लेण्याद्री गणान पाठी आशीर्वाद केला हो जीजी आशीर्वाद केला हो जीजी आशीर्वाद केला हो जीजी पुत्रान पित्याला जन्माचा परसाद दिला हो जीजी परसाद दिला हो जीजी हो परसाद दिला हो जीजी किरपेनी गणाच्या शिवबा धावनी आला हो जीजी धावनी आला हो जीजी धावनी खडकात केलं खोदकाम खडकात केलं खोदकाम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघ शिव हत्ती लय मोठ दगडात भव्य मुकवट गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा अन गिरिजात्मज हातीनं बनवला पुतळा मातीचा जी जी रजिरहजी जी जी रजिरहजी जी जी रजिरहजी हे हे हे हे दगड माती रूप देवाच अर दगड माती रूप देवाच लेण्याद्रीतसा अष्टविनायका तुझा मही सार सत्व गणपती राया सातवा गणपती राया सत्व गणपती राया हे, हा महड गावाची महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वर कळसाच्या वर हा हा हा हा सपनात भक्ताला कळ देवळाच्या माग ऐकळ मूर्ती गणाची पाण्यात मिळ ध्यान बांधलं तिथं देवळ पगड़ी भैरप शिववासनिया प्रसन्न मंगल मूर्ति हो वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो जी जी रजी मा जगनार जी जी मा जगनार जी जी मा जगनार जी जी हे हे हे हे हे हे हे चतुर्थीला गर्दी होई रात्रन दिवसा अहो चतुर्थी ला कर दी होई रात्रन दिवसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा आठवा आठवा गणपती आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा आठवा आठवा हे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती हिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती ब्रह्मानंदी जीव होई वेळा की पिसा ब्रह्मानंदी जीव होई वेळा की पिसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टवी मायका तुझा महिमा कसा अष्ट मायका तुझा महिमा कसा मोरया मोरया मङ्गल मूर्ति मोरया गणपति मोर on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.